ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सव्वीसावा श्रीकृष्णांच्या प्रभावाविषयी गोपांचा नंदाशी वार्तालाप शुक म्हणतात श्रीकृष्णांची अशी अलौकिक कृते पाहून गोपांना अतिशय आश्चर्य वाटली त्यांच्या शक्तीची त्यांना कल्पना नसल्यामुळे ते एकत्र येऊन आपापसात म्हणू लागले या मुलाची ही कृती अतिशय आश्चर्यजनक आहे आमच्यासारख्या खेडवळ लोकांमध्ये याने जन्म घेणे ही त्याला कमीपणा आणणारी गोष्ट आहे त्याला हे कसे योग्य आहे जसे हातीने सोंडेने कमळ उपटून वर धरावी तसा या सात वर्षाच्या बालकाने एकाच हाताने गिरिराज उखडून सहजपणे कसा काय हातावर तोडला जेव्हा हा पाळण्यात होता त्यावेळी भयंकर राक्षसी पुतना आली असता याने डोळे मिटूनच काळाने शरीराचे आयुष्य प्यावे तसे तिच्या स्तनातील दूध प्राणासह प्राशन केले जेव्हा हा फक्त तीन महिन्यांचा होता आणि छकड्याखाली झोपला होता तेव्हा रडत रडतच हा वर पाय हलवत असता त्याच्या ठोकरण्याने तो छकडा उलटून पडला जेव्हा त्रणावर तो दैत्याने वावटळीच्या रूपाने हा बसला असतानाच याला उचलून आकाशात नेले होते तेव्हा हा फक्त एक वर्षाचा होता त्यावेळी याने त्या त्रणावर्त दैत्याचा गळा घोटून त्याला ठार मारले एकदा लोणी चोरल्यामुळे आईने त्याला उखळाला बांधले होते जेव्हा याने दोन्ही अर्जुन वृक्षामधून रांगत जाता जाता ते वृक्ष उखडून टाकले गोपाल आणि बलराम यांच्यासह हा जेव्हा वासरे चारण्यासाठी वनामध्ये गेला होता तेव्हा याला मारण्यासाठी एक दैत्य बगड्याच्या रूपाने आला आणि याने दोन्ही हाताने त्याचे दोन्ही जबडे पकडून त्याला गवताच्या काडीप्रमाणे चिरून टाकले जेव्हा याला मारण्याच्या हेतून एक दैत्य वासराच्या रूपामध्ये वासरांच्या कळपात घुसला होता त्यावेळी याने त्या दैत्याला मारून कवठांच्या झाडावर आपटून ती झाडेही उखडून टाकली याने बलरामासह गाढवाच्या रूपात राहणाऱ्या धेनुका सुराला व त्याच्या बांधवांना मारून टाकली आणि पिकलेल्या फळांनी परिपूर्ण असे ताडवण सर्वांसाठी उपयोगी बनवले यानेच बलशाली बलरामाकडून क्रूर प्रलंबा सुराला मारले तसेच दावानलातून गुरांची आणि गोपालांची सुटका केली यमुनेच्या डोहात वास्तव्य करणाऱ्या विषारी कालियाचे गर्भहरण करून बळजबरीने त्याला डोहातून हाकलून लावली आणि यमुनेचे पाणी विषरहित केले नंद बाबा तुमच्या या मुलावर आम्हा सर्व व्रजवासियांचे अत्यंत प्रेम आहे आणि याचे सुद्धा आमच्यावर स्वाभाविक प्रेम आहे याचे कारण काय कुठे हा सात वर्षांचा बालक आणि कुठे ते एवढा मोठा पर्वत उचलून धरले व्रजराज म्हणूनच तुमच्या या पुत्रासंबंधी आम्हाला काही कळेनाशे झाले आहे नंद म्हणाले गोपानो महर्षी गर्गाने या बालकाला पाहून याच्याविषयी जे म्हटले होते ते ऐका म्हणजे या मुलाविषयीची तुमची शंका दूर होईल तुमचा हा मुलगा प्रत्येक युगामध्ये शरीर धारण करतो वेगवेगळ्या युगांमध्ये याचे शुभ्र लाल आणि पिवळा हे रंग होते यावेळी हा काळा झाला आहे हा तुमचा पुत्र आधी कधीतरी वसुदेवाच्या घरी सुद्धा जन्माला आला होता म्हणून हे रहस्य माहीत असणारे लोक याला श्रीमान वासुदेव असेही म्हणतात तुमच्या मुलाची गुण आणि कर्मांना अनुरूप अशी आणखी पुष्कळशी नावे आणि रूपे आहेत ते मी जाणतो परंतु इतरांना माहीत नाहीत सर्व गोप आणि गोकुळाला आनंद देणारा हा तुमचे कल्याण करी याच्या साह्याने तुम्ही सर्व संकटामधून सहजपणे निभावून जाल हे व्रजराज पूर्वी एकदा पृथ्वीवर कोणी राजा राहिला नव्हता डाकूनी चारी बाजूनी लुटालूट चालवली होती तेव्हा तुझ्या या पुत्राने सज्जनांचे रक्षण केले आणि याच्यापासून शक्ती प्राप्त करून घेऊन त्या लोकांनी लुटारूंवर विजय मिळवला जे मानव तुझ्या या मुलावर प्रेम करतील ते भाग्यवान होत ज्याप्रमाणे विष्णू भक्तांना असुर जिंकू शकत नाहीत त्याचप्रमाणे याच्यावर प्रेम करणाऱ्यांना शत्रू जिंकू शकत नाहीत नंद बाबा गुण ऐश्वर सौंदर्य कीर्ती आणि प्रभाव या सर्व बाबतीत तुमचा हा बालक भगवान नारायणांच्या समानच आहे म्हणून तुम्हाला याच्या कृत्यांचे आश्चर्य वाटायला नको असे मला सांगून गर्गाचार्य आपल्या घरी निघून गेला तेव्हापासून मी सुखद कृत्य करणाऱ्या या मुलाला भगवान नारायणांचाच अंश मानतो व्रजवासियांनी जेव्हा नंदाच्या तोंडून गर्गाचार्याचे हे कथन ऐकले तेव्हा त्यांचा विस्मय नाहीसा झाला कारण आता त्यांनी अपरिमित तेजस्वी अशा श्रीकृष्णाचा प्रभाव पूर्णपणे पाहिला आणि ऐकला होता त्यामुळे मोठ्या आनंदाने त्यांनी नंदाने श्रीकृष्णाची मनोमन पूजा केली आपला यज्ञ न कारणाने जेव्हा इंद्र क्रोधाने विजा गारा आणि तुफानी वारा यांच्यासह मुसळधार पाऊस पाडू लागला तेव्हा स्त्रिया जनावरे व गवळी अत्यंत दुःखी झाले होते आपलाच आधार असणाऱ्या वृजवासियांची ही अवस्था पाहून भगवंताचे हृदय करुणेने भरून आले परंतु लगेच मंद हास्य करीत एखाद्या मुलाने पावसाळी छत्रीचे फूल धरावे त्याप्रमाणे त्यांनी एकाच हाताने पर्वत उठून उचलून धरला आणि गोकुळाचे रक्षण केले इंद्राची घमेंड धुळीला मिळवणारे तेच भगवान गोविंद आमच्यावर प्रसन्न होत या ठिकाणी सव्वीसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू